शास्त्र आहे शास्त्रीय शास्त्रयोनित्वात दुसऱ्या सूत्राशी संबंध ज्या ज्यापासून हे जन्मादी अनंत सृष्टीचे जन्मादी होतात हे दुसरं सूत्र आहे आणि तिसरं सूत्र सांगतं हे जे ब्रह्म आहे ते सर्वज्ञ असल्याशिवाय त्याच्या सत्तेवरती जन्मादी होणं शक्य नाही आणि हे कशावरून समजतं तर शास्त्र सांगतं तसं म्हणून समजतं शास्त्र युनित्वात शब्दाचे दोन अर्थ केलेत एक शास्त्र हे ईश्वर रचित असतं आणि शास्त्र ईश्वर रचित असल्यामुळे शास्त्र निर्दोष असतं हा एक शास्त्र युनित्वात शब्दाचा अर्थ आहे आणि दुसरा अर्थ असा आहे की शास्त्राने सांगितलं म्हणून या गोष्टी कळतात एरवी कळणार नाहीत पहिला पहिल्याचा अर्थ असा की ईश्वर ही शास्त्राची योनी आहे याचा अर्थ शास्त्रांचा जन्म ईश्वरापासून झालेला आहे म्हणून ईश्वराने शास्त्र सांगितलेली आहेत आता सूत्र अशाच पद्धतीने समजावून घ्यावं लागतं आणि दुसरा हा जो सगळा विचार आहे हा जे सगळं शास्त्र आहे ते शास्त्राने सांगितलं म्हणून प्रमाण आहे शास्त्र हे त्याची योनी आहे म्हणजे ह्याला प्रमाण काय प्रामाण्य काय आहे तर शास्त्राने सांगितलंय म्हणून त्याला प्रामाण्य आहे कशाला प्रामाण्य आहे की ब्रह्म हे ज्ञानरूप आहे ब्रह्म हे सर्वज्ञ आहे हे कशावरून समजायचं की ज्या सर्वज्ञ ब्रह्मावरती अनंत कोटी सृष्टी निर्माण होते अनंत कोटी सृष्टी काही वेळ टिकते आणि अनंत कोटी सृष्टी काही मुदतीनंतर लयाला जाते अशा तऱ्हेचं हे दुसरं सूत्र आहे शास्त्रयोनित्वात आणि या शास्त्रयोनित्वात शब्दाचा थोडा विचार करायचा ईश्वरी शास्त्राची योनी आहे याचा अर्थ शास्त्र ईश्वराने सांगितलेलं असल्यामुळे तो निर्दोष आहे कोणतं शास्त्र वेद जे आहेत ही ईश्वराची रचना आहे आणि ईश्वराची रचना याचं भगवद्गीतेत सांगितले निश्वसित आहे वेद हे ईश्वराचं निश्वसित आहे म्हणजे ईश्वराच्या निद्रेत जो श्वासोच्छ्वास होतो त्या उच्छ्वासाबरोबर वेद प्रगट झालेले आहे म्हणजे पुन्हा ईश्वराने वेद जाणीवपूर्वक निर्माण केलेले नाहीत आणि का निर्माण केलेलं नाही तर पूर्वीच्या कल्पात जसे वेद होते तसेच नव्या कल्पात नवा ईश्वर वेद निर्माण करतो एक आमची मांडणी करण्याची पद्धत आहे कल्पानुसार ईश्वर जुन्या कल्पातले जे वेद ते नव्या कल्पामध्ये नवा ईश्वर तेच दस्यच्या तस्य पुन्हा निर्माण करतो म्हणजे वेद अनादी आहेत वेदांचा वेळ ठरवतात दहा हजार वर्ष वीस हजार वर्ष नवीन कालगणनेनुसार वेदांचा वेळ ठरवायचा प्रयत्न सगळेजण करतात ते ठरवू देत त्यांना जसं ठरवायचं तसं आमच्या दृष्टीने वेद अनादी आहेत आणि अनादी शब्दाचा अर्थ पूर्वीच्या कल्पात जसे तसेच ह्या कल्पात जसे ह्या कल्पात तसे पुढच्या कल्पात चार योग चार वेळा झाली की त्याला एक कल्प असं म्हणतात तपशिलाचा भाग तो सोडून द्यायचा तात्पर्य एकच समजायचं की वेद अनादी आहेत आणि ते ईश्वराचे निश्वसित असल्यामुळे ईश्वराच्या बुद्धीत एकही दोष नसल्यामुळे वेदाना प्रामाण्य आहे आता हा यातला मूळ विषय वेदाना प्रामाण्य काय आहे ते ईश्वराची बुद्धी निर्दोष असते आणि निर्दोष असल्यामुळे वेदांना प्रामाण्य आहे आणि संतांच्या सर्व रचना वेदांवरून घेतलेल्या असल्यामुळे ते वेदांना प्रमाणभूत म्हणून केलेले असल्यामुळे नुसतं प्रमाणभूत म्हणून केलेलं नसतात तर वेदाने जसं सांगितलं असतं तसा अनुभव घेऊन त्यांनी तुम्हाला आम्हाला समजेल अशा भाषेत रचना केलेल्या असतात म्हणून संतांच्या वचनाला सुद्धा प्रामाण्य आहे कुणाच्या वचनाला प्रामाण्य आहे एक महत्वाचं आहे वेदांच्या वचनाला प्रामाण्य भगवंताच्या वचनाला प्रामाण्य शास्त्रकारांच्या वचनाला प्रामाण्य आणि श्रीगुरूंच्या वचनाला प्रामाण्य अशी चार प्रामाण्याचा विषय आहे आणि त्यामुळे परमार्थामध्ये मला असं वाटतं की या शब्दप्रयोगाला जागा नाही माझी अशी कल्पना आहे की हे म्हणून चालत नाही माझं मत असं आहे की सगळे सहमत आहेत त्यातलं एकही वाक्य परमार्थशास्त्रात चालत नाही आणि असं जो वाक्य आपलं स्वतःचं परमार्थ शास्त्रात चालवतो त्याचा परमार्थ चालणार नाही आणि त्याचा जर परमार्थ चालला नाही तर जन्ममानाचा चक्रात फिराव्याशिवाय राहणार नाही इतके खंबीर निर्णय ह्या क्षेत्रात असण्याची आवश्यकता आहे तस्मात शास्त्र कर्मयोगाच्या दृष्टीने कार्य अकार्य व्यवस्थित हो हे कर्मयोगाच्या दृष्टीने ज्ञानयोगाच्या दृष्टीने सुद्धा जी वेदांत वाक्य आहे ती वेदांत वाक्य अंतिम सत्य अंतिम वाक्य त्या पलीकडे शंका विचारायच्या नाही समजावून घ्यायचं पण हे कशावरून कशावरून नाही त्यात सांगितलं त्यावरून आणि असं का की ईश्वर बुद्धी ही निर्दोष असते म्हणून माणसाच्या बुद्धीत चार दोष असतात भ्रम प्रमाद आणि विप्रलिप्सा असे चार दोष माणसाच्या बुद्धीत असतात जे ईश्वराच्या बुद्धीत नाहीत माणसाच्या बुद्धीला भ्रम होऊ शकतो आणि यासाठी आम्हाला पुराव्याची मुळीच गरज नाही ते जमलेला प्रत्येक जण केव्हा ना केव्हा तरी म्हणजे दिवसातून एकदा तरी भ्रमिष्ठ असल्यासारखा वागतो केव्हा ना केव्हा तरी म्हणजे महिना पंधरा दिवसातून एकदा असं नव्हे रोज भ्रमिष्ठ असल्यासारखा वागतो आता वेदांताच्या दृष्टीने भ्रमिष्ठपणा मी ब्रह्म असताना स्वतःला वेळ समजतो हा एक मोठा भ्रमिष्ठपणा आहे सुख स्वरूपाच्या ठिकाणी असताना बाहेर शोधतो हा दुसरा भ्रमिष्ठपणा आहे तर मी भ्रमिष्ठ आहे हे समजण्याला दुसऱ्याच्या पुराव्याची गरज नाही अशा धनिष्ठ माणसाच्या बुद्धीतून निघालेले जे तत्वज्ञान असेल ते सुद्धा भ्रमरूप असण्याचाच खात्री आहे ईश्वराच्या बुद्धीला असं दोष नाहीत म्हणून ईश्वराच्या बुद्धीतून निघालेलं तत्वज्ञान म्हणजे वेद हे शंभर टक्के प्रामाण्याचे आहेत प्रमाद म्हणजे चूक होण्याची क्षमता शब्दप्रयोग म्हणजे विचित्र आहे चूक होण्याची क्षमता हा शब्दप्रयोग विचित्र असला तरी माणसाच्या ठिकाणी चूक होण्याची शक्यता असते आणि अशा अनेक चुका तुम्ही आम्ही सर्वजण सातत्याने करत असतो त्यामुळे माणूस प्रमादशील आहे हे सुद्धा समजावून सांगण्याची आवश्यकता आहे करणा कर्ण शब्दाचा अर्थ इंद्रिय आणि पटुत्व अपटुत्व इंद्रियांची कार्यक्षमता कमी असणे याला म्हणतात कर्ण अपटू अपटू कर्ण कर्णापटू कर्ण म्हणजे इंद्रिय आणि कर्णापटुत्व आमच्या इंद्रियांची क्षमता पुरेशी नसल्यामुळे आम्ही जे जे काही पाहू आम्ही जे जे काही ऐकू आमची वाणी जे जे बोलेल आमचे इंद्रिय मन जसं जसं विचार करेल ते सर्व चूक असण्याची बरीच शक्यता आहे आणि एकोणीसा याचा अर्थ आम्ही जे तत्वज्ञान उभारू ते आमच्या लोभातून उभारलं जाणं शक्य आहे आम्हाला सोयीस्कर आमच्या लोभातून तत्वज्ञानाची मांडणी होणं शक्य आहे अशा अनेक मांडणी आपण केलेली आहेत आपल्याला सोयीस्कर तत्वज्ञान मांडण्याचे प्रकार आपल्याला पुष्कळ आढळतात माझ्याच प्रॅक्टिसमधला एक प्रकार सांगतो म्हणजे समजायला सोपं होऊन एक पेशंट माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला डॉक्टर साहेब काल मी काळ्या रेड्यावर बसलेला काळा माणूस पाहिला स्वप्नामध्ये काळ्या रेड्यावर बसलेला काळा माणूस काल मी स्वप्नात पाहिला आता मी काय करू ते सांगा आता अशाही पेशासाठी पेशंट येत असेल तर बाहेर असं काहीतरी झालं म्हणजे काय करायचं मी त्याला सांगितलं एक पाच तोळे सोन्याचा वेडा तयार कर तो मला अर्पण कर म्हणजे मी मध्यस्थी करतो तो जो यमदेव आहे त्या यमदेवापासून तुझी सुटका करतो आता हे जे काही विचार आहेत हे माझ्या सोयीस्कर आहेत माझ्या लोभातून हा विचार निर्माण झालेला आहे याला विपरील इच्छा असं म्हणतात आणि असं तऱ्हेचे चार दोष मानवी बुद्धीत असल्यामुळे मानवी बुद्धीतलं कुठलीही रचना प्रमाणभूत मानता येत नाही म्हणून शास्त्र आत असा निर्णय संबंधी झाला आणि असा निर्णय झाला की जी ठिकाणं आपल्याला कळून जातात ही श्रद्धेची ठिकाणं आहेत आणि या चार श्रद्धेच्या ठिकाणी श्रद्धा ठेवावी आणि श्रद्धा कशा संबंध असावी पहिलं वेदांवर श्रद्धा दुसरं वेद जे सांगतात ब्रह्म आहे त्यावर श्रद्धा वेद सांगतात तू ब्रह्म आहेस ह्यावरती श्रद्धा ते ब्रह्म श्रीगुरूंच्या मुखातून महावाक्य ऐकल्याशिवाय अनुभवात येत नाही हा चौथा श्रद्धेचा विषय आणि ईश्वर नावाचं तत्व आहे तो ईशान आहे तो नियामक आहे आम्ही मी आहोत हा श्रद्धेचा पाचवा विषय या पलीकडे जगामध्ये श्रद्धेचा विषय नाही हे जर कळलं तर मग नाखाई माखाई इत्यादी इत्यादी जे काही प्रकरण आहेत त्यातला एकही श्रद्धेचा विषय आमच्या समोर नाही हे आपल्याला कळायला वेळ लागत नाही म्हणून श्रद्धेचे पाच विषय हे सुद्धा निर्णय पक्के पाहिजेत हेच श्रद्धेचे पाच विषय आहेत ज्याच्या पलीकडे कुठेही श्रद्धा ठेवायला माझी मी बांधेस बांधील नाही असा एवढा निर्णय असला की मी चुकीच्या श्रद्धा ठेवल्या जात नाहीत आणि चुकीच्या श्रद्धा न ठेवल्या तर पार्वती मातेचा उदय होत नाही आता म्हणजे काय ते सोडून गुजरातमध्ये पार्वती लता फार प्रसिद्ध आहे अनेकांना तिने मुलं दिली नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती तुकाराम कष्ट प्रश्न विचारला इतके छान प्रश्न आमच्या समोर असताना आम्ही सुद्धा कोणाकडे तरी मागतो कोणाला तरी द्या म्हणतो आणि डेस्परेट माणूस असतो तर त्या डेस्परेशनमधून काय होईल असं काही नेहमी सांगता येत हे सगळे डेस्परेशनचे लक्षण आहे आणि डेस्परेशन येतं याचं एक कारण आहे आम्ही प्रारब्ध शांतपणाने स्वीकारत नाही आणि प्रारब्ध शांतपणे स्वीकारलं की ठेवले आनंद तैसीची राहावी कठीकाराची कथा नेहमी मूळपथावर येतच राहते शास्त्रविधित्वात ईश्वराच्या बुद्धीतून वेद निर्माण झालेले असल्यामुळे वेदांना प्रामाण्य आहे हा पहिला शास्त्रविदित्वात शब्दाचा अर्थ आणि ते वेद असं सांगतात की ब्रह्म ज्ञानरूप आहे ईश्वर सर्वज्ञ सर्वसाक्षी आहे अशा तऱ्हेचे दोन गोष्टी वेदाने सांगितलेल्या आहेत दुसरा अर्थ हे जे शास्त्र आहे त्या शास्त्रावरून असं समजतं की ब्रह्म हे जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाला कारण आहे असं शास्त्रीय शब्दाचे दोन अर्थ भगवान शंकराचार्य केले आणि त्याच्यानंतर त्यासंबंधी थोडं पूर्वपक्ष उत्तर पक्ष आहे आता जे पूर्वपक्ष आहे ते कर्मठ जे लोक आहेत हे इथले आहेत कर्मठ शब्दाचा आज जो बदनाम अर्थ झालेला आहे तो अर्थ इथे अभिप्रेत नाही आज कर्मठ शब्दाचा अर्थ आम्ही असा करतो की जुनी जी मतं असतात त्या जुन्या मतांना चिकटून बसणारे ते कर्मठ असा कर्मठ शब्दाचा आजचा अर्थ आहे पण कर्मठ शब्दाचा शास्त्रीय अर्थ असा आहे की पूर्वमीमांसेमध्ये जे काही कर्म सांगितलेत यज्ञयागादी जे कर्म सांगितलेत ती यज्ञयागादी कर्म जशी शास्त्रात सांगितले तसे करणारे आणि त्याचं जे फळ आहे त्या फळाची अपेक्षा ठेवणारे याला म्हणतात कर्मठ असा कर्मठ शब्दाचा शास्त्रीय अर्थ आहे आणि असे जे कर्मठ आहेत ते कर्मठ इथे वादासाठी उभे राहिले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेदांताच्या वाक्यामध्ये कर्म सांगितलेलं नाही ती वेदांताची वाक्य निरर्थक असतात जिथे एखादा कर्म सांगितलेलं नाही एखादी क्रिया सांगितलेली नाही असं असं कर असं जिथे सांगितलंय म्हणजे जिथे विधान नाही अशी जी जी वाक्य असतात ती ती सर्व निरर्थक असतात असं या कर्मठांचं म्हणणं आहे म्हणजे वेदांताच्या ज्या वाक्यामध्ये कर्मविधान सांगितलेलं ती वाक्य आमच्या दृष्टीने म्हणजे कर्मठांच्या दृष्टीने एक तर अर्थवादात्मक असतात किंवा टाकाऊ असतात राहा अशा स्पर्धेचा स्टान्स ज्याला म्हणतात किंवा अशा तऱ्हेची भूमिका घेतल्यानंतर मग त्या भूमिकेचं समाधान करण्याची आवश्यकता आहे ती भूमिकेचं समाधान कर्मठांच्या समाधानासाठी या ठिकाणी केलेलं आहे आज कर्मठ लोक अस्तित्वात म्हणजे यज्ञ केले पाहिजेत अग्नी सांभाळले पाहिजेत त्या यज्ञयागाने आज ह्या यज्ञाने ही प्राप्त होईल त्या यज्ञाने ती प्राप्त होईल अशा तऱ्हेचे जे विचार आहेत त्या अशा तऱ्हेचे विचार असणारे कर्मठ आज अस्तित्वात नाही त्यामुळे हा जो पूर्व पक्ष आहे तर हा पूर्व पक्ष काळाच्या ओघामध्ये नाहीसा झालेला आहे पण त्यावेळेला हा पूर्व पक्ष फार बलवान होता आणि तो पूर्व पक्ष त्यावेळेस बलवान असल्यामुळे त्या पूर्व पक्षाची दखल घेणं त्यावेळेला आवश्यक होतं आज त्या पूर्व पक्षाची दखल घेण्याची गरज नाही महाराष्ट्रीय संतांनी एक मोठं काम कुठलं केलं असेल तर स्वर्ग नावाची कल्पना त्यांनी उडवून लावलेली आहे संपूर्ण स्वर्ग नावाची कल्पना उडवून लावली आणि स्वर्ग नावाची कल्पना जुडवून लावल्यामुळे त्याऐवजी मोक्ष नावाची कल्पना सतत आमच्या समोर ठेवल्यामुळे आज आम्ही स्वर्गाच्या भाषेत कुणीही विचार करत नाही महाराष्ट्रीय संतांची एक मोठी घरी आहे की इथे जमल्याला कोणालाही असं वाटत नाही की आपल्याला स्वर्ग मिळावा आणि वाटत असलं तर ते टिकत नाही समजा माणूस मनातून विचार वाटत असलं की असावा असा काहीतरी तर ते टिकत नाही कारण सर्व संतांनी एकमुखाने त्या स्वर्गाचा निषेध केलेला आहे पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईवे पापात्मते पापळे नरका जायचे जेणे नाते पावी देते शुद्ध पुण्य अशा तऱ्हेचे निवारे आमच्या समोर सतत ठेवले त्यामुळे पूर्वमीमांसाचा जो विषय म्हणजे कर्मठांचा जो विषय यज्ञ याग त्या यज्ञयागापासून जी फळं आहेत स्वर्गादी फळं लोकलोकांतराची जी गती ती जी फळं आहे ती सगळीच्या सगळी फळं संतांनी एकमुखाने नाकारले असल्यामुळे आम्ही आज लोकलोकांतराचा विचारच शिक्षण दिलेलं आहे पण त्या काळामध्ये असा लोकलोकांतराचा विचार होता आणि त्यामुळे त्यांचं खंडन करणं जे आहे ते खंडन करणं आवश्यक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याच्यामध्ये क्रिया हा उद्देश नाही त्या अर्थी ती वाक्य निरर्थक तरी मानली पाहिजे किंवा कर्ता देवता इत्यादींची माहिती दिली असं समजून ती कर्माची उपांग आहेत असं तरी मानलं पाहिजे की त्यामध्ये देवदेवांची स्तुती केली असं तरी मानलं पाहिजे उदाहरणार्थ सर्वज्ञ आहे ही नुसती स्तुती आहे हे वास्तव आहे असं समजायचं कारण नाही ते स्तुती वाक्य वाक्य आहे म्हणजे अर्थवादात्मक वाक्य आहे वेदांतशास्त्रात अर्थवाद नावाचा प्रकार आहे त्या अर्थवादाचा अर्थ असा की एखाद्या गोष्टीची जी स्तुती केली जाते महत्व पटवण्यासाठी केलेली स्तुती त्याला म्हणायचा अर्थवाद आहे उदाहरणार्थ मुलाचं नाव राम हे असल्यामुळे मृत्यूच्या वेळेला त्या मुलाला हाक मारण्यासाठी रामाचा शब्दाचा उच्चार केल्याबरोबर त्याला मोक्ष मिळाला हे वाक्य कसं झालं हे वाक्य अर्थवादात्मक वाक्य आहे अर्थवादात्मक वाक्य शब्दाचा अर्थ असा आहे की रामाचं महात्म्य समजावून सांगण्यासाठी ज्या पद्धतीची एक कथा सांगितली आणि ती कथा सांगून रामाचं महात्म्य सांगितलं यामध्ये खरंच मुलाला हात मारण्याच्या उद्देशाने रामाचं नाव घेतल्यानंतर मोक्ष मिळतो असा अर्थ नाही तो जर रामाला हात मारत असेल मुलाला आणि रामाचं नाव घेऊन आणि सांगत असेल की आत्ताच्या आत्ता वैद्याला बोलून मी आता जातोय तर जगण्याची इच्छा ठेवणाऱ्या माणसाने रामासनावर घेतलं तर जगण्याची इच्छा आहे त्या अर्थी देहत आदात्म्य आहे ज्या अर्थी देहत आदात्म्य आहे त्या अर्थी त्या रामाच्या नावाचा त्याला काही उपयोग झालेला नाही मग अर्थवादात्मक वाक्य कसं असतं तो एक विचार आहे आणि हे अर्थवादात्मक वाक्य अशी पुराणामध्ये अनंत अर्थवादात्मक वाक्य असतात आणि ही पुराणातले अर्थवादात्मक वाक्य आम्ही जेव्हा सत्य समजतो तेव्हा आम्ही सुद्धा आमचं नियोजन कसं करतो कशाचं आमच्या साधकांचं नियोजन तसं करतो की त्या वेळेला शेवटी असं एखादं नाव येईल किंवा एखादा बोलाचं पान शंकराच्या पिंडीवरती चुकून जरी माझ्या हातून पडलं तरी सुद्धा प्रभुराने भगवान शंकर प्रसन्न होऊन मला मोक्ष देतील अशा तऱ्हेच्या ज्या सगळ्या कल्पना आहेत त्या सगळ्या कल्पना अर्थवादात्मक कल्पना असतात चुकून सुद्धा त्यावरती विश्वास ठेवायचा नाही असं जर घडत असतं तर म्हणजे कशाला पाहिजे ब्रह्मसूत्र काय उपनिषद काय भगवद्गीता काय त्यांचं चिंतन काय कशाची शकता नाही अशा दृष्टीने विचार चालला आणि असं म्हणतात की वेदांत वाक्यामध्ये शुद्ध वस्तूचं प्रतिपादन केले असणं शक्य नाही आता आणखी एक आपशय की वेदांत वाक्यामध्ये शुद्ध वस्तूचं प्रतिपादन करणार नाही म्हणजे जी वस्तू नित्यसिद्ध आहे कायमचीच उपलब्ध आहे कायमची अस्तित्वात आहे त्यासंबंधी सांगण्याची आवश्यकता काय आहे जे मिळत नाही त्याविषयी काहीतरी सांगावं जे प्राप्य आहे आपण सकाळी विचार केला जे मिळवायचं आहे त्या मिळवण्यासंबंधी काहीतरी सांगावं ते कसं मिळवायचं त्याचं विधान काय त्यासंबंधी काहीतरी बोलावं जी नित्यप्राप्त वस्तू आहे सिद्ध वस्तू आहे त्या नित्य वस्तू सिद्ध वस्तू संबंधी वेदांताची वाक्य जर असतील तर ती वेदांताची वाक्य निरर्थक असली पाहिजेत तर नित्य वस्तू मिळवण्यासाठी नवीन विधानाची आवश्यकता नाही म्हणजे मी जो ब्रह्म आहे पण मी ब्रह्म अनुभव घेण्यासाठी पुन्हा आणखीन वाक्यांची गरज काय हे आता पूर्वपक्ष आणि या पूर्वपक्षाचं नंतर मग समाधान आहे त्या वस्तूचा त्याग किंवा स्वीकार असे काही सांगितले नसल्यामुळे त्यापासून कोणत्याही पुरुषार्थाची प्राप्ती होणार नाही एखादी वस्तू नित्यसिद्ध असेल तर तिची प्राप्ती करून घ्यायचा प्रश्नच नाही किंवा तिचा त्याग करण्याचा सुद्धा प्रश्नच नाही आहेच म्हटल्यानंतर मागायची तरी कशी आणि टाकायची तरी कशी म्हणून ज्यात मागायचं नाही ज्यात काही टाकायचं नाही म्हणजे मागण्यासंबंधी काही विधान नाही टाकण्यासंबंधी काही विधान नाही असं विधान शून्य जर काही असेल तर ते पुरोमीमांसक स्वीकारायला तयार नाहीत आता एवढाच पुढे पक्षावरून कळलं असेल की यात किती त्रास असेल या पुढे पुढे जसा पूर्व पक्ष उत्तर पक्ष जेव्हा करा झडायला लागतील नवगती त्यावेळेस किती त्रास असेल याचा अंदाज येईल आणि अशा नवगती झडल्या ज्या आहेत त्या अशा जर नवगती आपण सातत्यानं ऐकायला लागलो तर मग इथे जमलेल्या लोकांना सुद्धा असं वाटायला लागेल की आपली एस टीची नवगत चांगली हॉर्न वाजवला म्हणजे असावा आपापल्या गाडीने आपापल्या गाडी निघून गेलेलं चांगलं अशी अगदी शक्यता आहे कारण शेवटी ब्रह्मसूत्र हा पाठाचा विषय आहे ब्रह्मसूत्र हा प्रवचनाचा विषयच नाही कीर्तनाचा मुळीच नाही पुराणांचा अजिबात नाही त्यामुळे ब्रह्मसूत्र हा पाठाचा विषय असल्यामुळे तो पाठासारखाच पाहिजे आणि पाठासारखा हवा असेल तर त्याला पाठाची तयारी असलेले लोक पाहिजे आणि पाठाची तयारी लोक हवे असतील तर ते सगळ्या बुद्धीच्या कसरती ज्या आहेत ते समजून घेण्याच्या क्षमते जे पाहिजेत दीड तास ती क्षमता टिकली पाहिजे आणि नंतर शेवट असं होतं अर्धा तास ती क्षमता कशी तरी टिकते आणि शेवटचा एक तास जो असतो तो आपला श्रीराम जयराम मनातल्या मनात मनातल्या मनात तुमचं काय ते चालू दे आमचं आपलं श्रीराम जयराम जयराम चालू राहील अशा पद्धतीनं जर श्रवण घडलं तर त्या श्रवणातून निष्पत्ती काही होणार नाही म्हणून आताच आपण थोडीशी कल्पना करू शकतो की हा जो पूर्वपक्ष आहे तो पूर्वपक्ष म्हणतो की नित्यसिद्ध वस्तूची जर तुम्ही सांगणार असाल त्या संबंधी काही तर त्या संबंधी सांगणं सिद्धच होत नाही कारण जी विधानं असतात ते काहीतरी सोडायला सांगतात किंवा काहीतरी ग्रहण करायला सांगतात काहीतरी घ्यायला सांगतात आणि नित्यसिद्ध वस्तू हे दोन्ही गोष्टी होऊ शकत नाही तुम्ही सोडू शकत नाही तुम्ही टाकू शकत नाही मग कसं म्हणून वेदांत वाक्यातली जी अशी वाक्य आहेत ती वाक्य एक तर अर्थवादात्मक असले पाहिजेत किंवा निरुपयोग असले तर उदाहरणार्थ पृथ्वीला पृथ्वीवर सात बेटे आहेत विधान केलं पृथ्वीवर सात बेटे आहेत काय उपयोग या विधानाचा उपयोग काय ह्या विधानाचा प्रत्यक्षात उपयोग काय या विधानाचा प्रत्यक्षात उपयोग काहीही नाही कारण सात बेटांचा आम्ही धुवून करणार काय आहेत असं समजलं सात बेट आहेत पुढं काय आणि त्यावेळेला अशी जनरल नॉलेजची काही पद्धत नव्हती त्यामुळे पृथ्वीवर किती बेटं आहेत असा प्रश्न विचारला जात नव्हता आणि तो जात नसल्यामुळे त्यावर सात बेटं आहेत अशा उत्तराची अपेक्षा सुद्धा नव्हती आणखी एक म्हटलं अग्निरडला अशा तऱ्हेचं एक दृष्टांत अग्नी रडला आता अग्नी रडला हे जे वाक्य आहे त्याने आम्हाला काय मिळणार रडला असेल अग्नी रडला ह्या वाक्याने आज आम्ही काय करायचं त्या वाक्याचं अशा पद्धतीची जी वाक्य आहेत ती सगळी निरर्थक वाक्य आहेत आणि अशी निरर्थक वाक्य वेदांमध्ये जी सांगितले त्याच निरर्थक वाक्यांच्या तोडीची हे वाक्य आहेत कोणती ब्रह्मसर्वज्ञ आहे ब्रह्मसर्व ज्ञानरूप आहे इत्यादी इत्यादी जी वाक्य आहेत ती त्याच योग्यतेचे त्या त्यापेक्षा त्याला काही जास्त योग्यता नाही असं कर्मठांचं म्हणणं आहे आणि हे जे कर्मठांचं म्हणणं आहे त्या कर्मठांचं म्हणणं खोडण्यासाठी किंवा ते ब्रह्म ते त्यांचं म्हणणं नाकारण्यासाठी त्याच्या पुढे चौथं सूत्र आहे तत्व समन्वयात समन्वय शब्दाचा इथे अर्थ तुम्ही आम्ही जसा समन्वय करतो तो अर्थ इथे नाही समन्वय शब्दाचा अर्थ तडजोड असा आपण करतो लवारामध्ये समन्वय शब्दाचा अर्थ आपण तडजोड असा करतो आपण समन्वय करूया कशा कशाचा कशा कशाचा समन्वय करूया अशा पद्धतीने व्यवहारात आपण समन्वय करत राहतो की मला तर शास्त्र असं वागायला सांगतं पण जगामध्ये तर असं वागल्याशिवाय चालत नाही मग आपण समन्वय करूया दोघांचा म्हणजे समन्वय करायचं म्हणजे काय करायचं परवडेल तेव्हा शास्त्राप्रमाणे वागायचं परवडणार नाही किंवा व्यवहारासारखं वागायचं याला काय म्हणतात याला समन्वय म्हणतात अशा तऱ्हेचा समन्वयाचा अभिप्रेत नाही समन्वय शब्दाचा अर्थ आहे की अनेक श्रुती असा आहेत की त्या प्रत्येक श्रुतीमध्ये ब्रह्मज्ञानरूप आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे सबंध जेवढी जेवढी श्रुती वाक्य आहेत तेवढ्या तेवढ्या श्रुती वाक्यामध्ये तीच गोष्ट सांगितली की ब्रह्मज्ञानरूप आहे आणि ही गोष्ट सातत्याने जर सर्व श्रुतीत सांगितलेली असेल तर ती गोष्ट केवळ स्तुतीवाचक आहे असा त्याचा अर्थ होत नाही तर ती वाक्य निरर्थक आहेत असंही म्हणता येत नाही म्हणून दोन जे आक्षेप आहेत एक तर ते वाक्य निरर्थक असली पाहिजेत किंवा ती नुसती स्तुतीवाचक असली पाहिजेत तर त्यांचं खंडन करण्यासाठी पुढचं जे सूत्र आहे तत्व समन्वयात आणि तत्व समन्वयात त्याचा अर्थ की सगळ्या वेदांताची वेदांताची जी मुख्य वाक्य आहेत ज्ञान ज्ञानाच्या संदर्भात किंवा ब्रह्मस्वरूपाच्या संदर्भात त्या सगळ्या वाक्यांचं तात्पर्य काय निघतं त्या एकवाक्यता कोणत्या संदर्भात आहे की ब्रह्म ज्ञानरूप आहे हा या सर्व पुढच्या वाक्यांचा तात्पर्य आहे किंवा पुढच्या वाक्यांची त्याच्या संबंधात एक वाक्यता आहे आणि हा शब्द आपल्याला समजावून घ्यायची ही गोष्ट आहे आतापर्यंत जो पूर्वपक्ष झाला तो पूर्वपक्ष आम्ही तात्पुरता समजावून घेतला आपल्या कारणाला पुरेसा समजावून घेतला पण पुढचा जो भाग आहे तो तुमच्या आमच्या दृष्टीने समजावून घ्यायची आवश्यकता आहे ते वेदांत वाक्य काय सांगतात ते सदैव सौम्य इदमक्रम येतं असं पहिलं वाक्य आहे आता ब्रह्मसूत्रात काय असतं खंडनासाठी आणि मंडनासाठी काही वाक्य काही उपनिषदातली घेतलेली असतात आणि त्या उपनिषदांचं वाक्याच्या आधाराने खंडन मंडनाचा प्रयोग चालू राहतो या खंडन मंडनाच्या प्रयोगामध्ये आपण जे आहोत ते दळलं जाता कामा नये जाता येत वरचा एक त्याची पाळी आहे खालची एक पाळी आहे आम्ही भरडले जाता कामा नये एवढी वेळा काळजी घेतली पाहिजे त्यांना ते दळू देत काय लढायचं असेल ते आम्ही भरडले जाता कामा नये मग भरडलं जायचं नसेल तर आम्ही काय केलं पाहिजे मग का भरडलं जायचं नाही कारण आम्हाला भरडून घेण्यासाठी पुष्कळ गोष्टी आहेत बाकीच्या या जगामध्ये आम्हाला भरडून घेण्यासाठी आनंद गोष्टी आहेत त्या आणखीन गोष्टींची भर असण्याची आवश्यकता नाही मग नेमकेपणाने ही जी सगळी वाक्य आहेत त्या सगळ्या वाक्यातून जे तात्पर्य निघतं त्या तात्पर्याचा मी साधनामध्ये कसा उपयोग घेऊ शकतो हा विचार तुमच्या आमच्या दृष्टीने बलवान असण्याची आवश्यकता आहे आणि ते एक वाक्य असं सांगतं सत एव सौम्य अग्र असित हे व्यवस्था श्री गुरु शिष्याला म्हणतात की प्रारंभी फक्त सत होते सत एव सौम्य इदम अग्र आसीत प्रारंभी फक्त सत होतं सतशिवाय दुसरं काहीही नव्हतं आता हे जे वाक्य आहे हे वाक्य आपण आपल्यासाठी उपयोग करून घेतात हे जे जग आहे ते जग प्रत्यक्ष दिसण्याच्या आधी म्हणजे जगाचं अस्तित्व जे आहे ते जगाचं अस्तित्व दिसण्याच्या आधी ते अस्तित्व सदरूपाने ते अस्तित्व सतरूपाने होतं त्यामुळे सत हे बीज आहे आणि अस्थि हा त्याला फुटलेला एक अंकुर आहे असं म्हणूया असं का म्हणायचं नाही तर लगेच बीजांकुर न्यायी आणि बीजांकुर न्यायाला की आरंभवाद आला आरंभवाद आला की पुन्हा तुमचा जो मूळ मुद्दा आहे तो मूळ मुद्दा विस्कुटून जातो तो मूळ मुद्दा विस्कुटून न देता आपल्याला कशा पद्धतीने विचार करता संत तसा सो विचार करता ना की असं नाही तुम्हाला वाटत असेल तर घटकावर तसं समजायला हरकत नाही ज्ञानेश्वर महाराजांचे तसे या यामध्ये का दूध मुराली दही अशा तरी ज्ञानेश्वर महाराजांची एक ठीक आहे दुधाचं देवाकडून दही झालं किंवा भांगाराची म्हणजे अशा तऱ्हेची म्हणजे तात्पुरता स्वीकारायला हरकत नाही असं समजा म्हणतात कारण ते वादविवादाच्या ह्याच्यात नसल्यामुळे तसं का होईना बीजापासून जग निर्माण झाला असं म्हणा बीजापासून जसा वृक्ष त्याप्रमाणे सतपासून जग निर्माण झाला असं म्हणा आणि वृक्षाचा विचार न करता बीजाचा विचार करा पण आम्ही कालच पाहिलं की वृक्ष बीज जर बीजातून जर वृक्ष आला तर बीज नष्ट होतं मग ब्रह्मातून जग निर्माण झालं तर ब्रह्म नष्ट होईल का जे अनादि नित्य सत्य आद्य आहे ते नष्ट झालेलं चालेल का ते नष्ट झालेलं चालत नाही पण ही बुद्धीची क्षमता ज्यांच्यापाशी नाही त्यांना समजावून सांगायला हरकत नाही असं तुला क्षणभर वाटत असेल तर वाटू क्षणभर वाटत असेल तर वाटू दे क्षणभरची ही व्यवस्था आहे क्षणभरची तडजोड आहे हे सत्य नाही आहे म्हणून सत एव सौम्य इदमक्रम असेल असं जेव्हा म्हटलं जातं तर सुरुवातीला या सृष्टीच्या प्रारंभी फक्त सत होतं आणि त्या सतपासून नंतर हा अस्थिरूप पसारा नामरूपात्मक पसारा निर्माण झालेला आहे दृष्टांत पुष्कळ गेले त्यासाठी एक उदाहरणार्थ आहे की एक लोखंड जाणलं की लोखंडापासून केलेले सगळे पदार्थ जाणल्यासारखे होतात सगळ्याच्या सगळं काही भांगार बघावं लागत नाही भंगार म्हणतात त्याला सर्व का सर्व भंगार बघण्याची आवश्यकता नाही लक्षावधी लोखंडाच्या वस्तू असू देत एक लोखंड मी जाणलं त्या लोखंडावर माझी नजर असेल तर लोखंडापासून तयार झालेल्या लाखो वस्तू मी बघून न बघून बघितल्यासारख्या असतात न बघून बघितल्यासारख्या असतात तसं अनंत नामरूपात्मक सृष्टी जरी मला दिसली अस्थिरूपाने नामरूपात्मक सृष्टी अनंत जरी दिसली तरी त्यामध्ये एक सप फक्त आहे आणि ते मी आहे आणि ते मी असल्यामुळे अस्थिरूपाने जे जे काही आहे ते जरी नष्ट झालं तरी सतरूप असलेलं ते नष्ट होत नाही आणि नष्ट होत नसल्यामुळे मला दुःखाची खेदाची विषादाची आवश्यकता नाही तर हे हे निर्णय हे ब्रह्मसूत्रातून निघताना आणि हे ब्रह्मसूत्रातून निर्णय निघाले की आमचं ब्रह्मसूत्राच्या अभ्यासाचं चीज झालं आणि अन्यथा भरडलं जाण्याची शक्यता आहे घडून घ्यायचं नाही हे फार तारतम्यच ठेवलं पाहिजे अभ्यास करताना तारतम्य ठेवलंच पाहिजे की मी घडलो भरडला जाता का नाही मला त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे सत एव होतो सौम्य दमुकम असेल असं जेव्हा म्हटलं जातं तर सत हे उपलक्षण झालं कशाचं सत म्हटल्याबरोबर चित्त आलंच आणि आनंद आलाच सत हा शब्द जेव्हा जेव्हा उच्चारला जातो तेव्हा बाकीच्यांचा उच्चार न करता तिथे चित्त आणि आनंद हे स्वीकारावेच लागतात जसं सूर्याचा प्रकाश स्वीकारा आम्ही प्रकाश स्वीकारू पण उष्णता स्वीकारणार नाही असं चालेल का ज्या क्षणी सूर्याचा प्रकाश मी स्वीकारतो त्या क्षणी सूर्याची उष्णता ही स्वीकारावीच लागेल त्या सूर्याचा जो आकार असेल तो स्वीकारावाच लागेल एक स्वीकारली गोष्ट की बाकीच्या दोन गोष्टी स्वीकाराव्याच लागतात तसं सत शब्दाचा उच्चार केल्यावर चित आणि आनंद हे स्वीकारावेच लागतात आणि जेव्हा चित आम्ही स्वीकारतो त्यावेळेस चित शब्दाचा अर्थ ज्ञान असा चैतन्य शब्द नेहमी समजून घ्यावा लागतो आणि चैतन्य शब्दाच्या बाबतीत गोंधळ बरेच आहे आपण म्हणतो एखादी व्यवहारामध्ये चैतन्य मूर्ती आहे म्हणजे मनुष्य अतिशय उत्साही आणि चळवळ असेल तर आम्ही त्याला काय म्हणतो ही चैतन्य मूर्ती आहे हाच फार चुकीचा शब्द आहे आम्ही चैतन्य शब्द पासून चैतन्य शब्द तयार झाला आहे आणि चित शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो आणि चैतन्य शब्दाचा अर्थ ज्ञानाची अवस्था किंवा ज्ञानरूपत्व असा चैतन्य शब्दाचा अर्थ होतो त्यामुळे चित पासून चैतन्य शब्द तयार झाला आहे म्हणून सत आलं की तिथे चित आलं चित आलं की तिथे आनंद आला तिन्ही गोष्टी एक आलं की दुसऱ्यातून दोन स्वीकारावंच लागतात हे या शास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला लक्षातच ठेवावं लागतं म्हणून सतैव सौम्य इदमग्र मासिक असं जे म्हणतात त्यावेळेला चित एव सौम्य इदमग्र मासिक आनंद एव सौम्य इदमग्र मासिक हे स्वीकारावंच लागतं आणि असं एकदा स्वीकारलं की प्रतिज्ञा जी केलेली आहे तत्व समन्वयात ही जी प्रतिज्ञा आहे प्रतिज्ञा शब्दाचा अर्थ जे सिद्ध करायचे त्याला म्हणतात प्रतिज्ञा प्रतिज्ञा म्हणजे तुम्हाला आम्ही करतो किंवा अर्जुनाने केली ती नव्हे ह्याच्यामध्ये वेदांत शास्त्रात प्रतिज्ञा शब्दाचा अर्थ जे आपण सिद्ध करणार आहोत तो जो विषय त्याला म्हणतात प्रतिज्ञा आणि मी आधुनिक अष्टभक्षण करीन जयद्रथाचा वध केला नाही तर याला काय म्हणायचं ही व्यवहारातली प्रतिज्ञा आहे ती जी मोडण्यासाठी असते किंवा भगवंतांनी निस्तरण्यासाठी असते अर्जुनाच्या सगळ्या प्रतिज्ञा भगवंतांनी निस्तरल्या म्हणून काय पुढचं प्रकरण ती तशी प्रतिज्ञा इथे नाही आहे ती प्रतिज्ञा शब्दाचा इथे अर्थ वेगळा आहे जे सिद्ध करायचं आहे त्याला म्हणतात प्रतिज्ञा इथे प्रतिज्ञा अशी केली तत्व ती प्रतिज्ञा आहे म्हणजे जी जी वेदांत वाक्य आहेत ब्रह्मासंबंधी बोध सांगितली जाणारी जी आम्ही आता फुलांसारखी वेगळी निवडलेली आहे बाजूला काढलेली आहे ती प्रत्येक वाक्य हे ज्ञानसूचक आहे आणि ज्ञानसूचक असल्यामुळे ज्या क्षणी सतैव सोडणे इदमक्रम असेल म्हटलं त्या क्षणी चितैव आणि त्या क्षणी ज्ञान आनंद म्हणून जे सत आहे तेच चित आहे तेच आनंद आहे असं आतमध्ये पक्क झालं की सच्चिदानंद पदत्रय निरूपण अमृतानुभवातला एक विषय आहे तो आपल्याला समजायला बघ सोपं जातो पुढचं वाक्य एकमेवाद्वितीयम हे पुढचं वाक्य एकमेवाद्वितीयम आता ही वाक्य आहेत ही वाक्य घेण्याचा घेण्याचा एक उद्देश आहे की एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे असं म्हटल्यानंतर त्यामध्ये कुणी करता असेल का त्या कर्त्याने एखादं कर्म करावं हे शक्य आहे का आणि त्या कर्मातून एखादं फळ मिळावं हे शक्य आहे का जेव्हा कर्ता झाला कर्म झालं आणि फळ झालं तेव्हा किती झाल्या तीन गोष्टी झाल्या पूर्वमीमांसकांचं जे म्हणणं आहे की प्रत्येक वाक्य वेदांताचं त्यामध्ये काहीतरी कर्म सांगितलेलं असलं पाहिजे त्याला काहीतरी कृती सांगितलेली असली पाहिजे त्याचं काहीतरी फळ असलं पाहिजे आणि ती कृती करणारा कोणीतरी एक असला पाहिजे आता इथे तीन झाले ब्रह्म एकमेवा द्वितीय असल्यामुळे त्या ठिकाणी कुणीतरी करता कुणीतरी क्रिये कुठली तरी क्रिया आणि कुठलं तरी फळ या तीन गोष्टी संभवत नाही आणि तीन गोष्टी संभवत नसल्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी कल्पित किंवा मायिक म्हणजे अभ्यस्त नाहीत आचार्यांचा आता अध्यासवाद आपण थोडा समजून घेतला त्या तिन्ही गोष्टी अभ्यस्त आहेत आणि अभ्यस्ताला जे असणारी फळं आहेत ती कशी असणार आहे असलीच जर तर अभ्यस्ताला फळ असेल का हो? अभ्यस्ताला जर फळ असेल तर मृगजळाला फळ असलं पाहिजे किती हेक्टर जमीन दिसते मृगजळाखाली किती हेक्टर जमीन दिसते ह्याचा विचार केला तर एक इंच सुद्धा जमीन दिसणार नाही म्हणजे अध्यस्थाला फळ नाही त्याप्रमाणे यज्ञ या गाना फळ नाही हे कोणाला उत्तर आहे पूर्वविभाग सकारण उत्तर आहे आणि पूर्वमीमुखा मीमांसकांनी दिलेलं उत्तर आम्ही समजून घ्यायच्या मनस्थितीत जर असू ज्ञानयोगाच्या संदर्भात हा विचार चाललाय जर समजून घ्यायच्या मनस्थितीत असू तर आपल्याला लक्षात येईल की जिथे कर्ता आहे जिथे क्रिया आहे त्या क्रियेला फळ आहे अशा तिन्ही गोष्टी वेदांतशास्त्राच्या दृष्टीने अद्वैत वेदांताच्या दृष्टीने तिन्ही गोष्टी निरफळ आणि असं निर्फळ गोष्टी करण्यामध्ये वेळ घालू नये असं उत्तर मीमांसा शास्त्र आपल्याला सांगतं म्हणून एकमेव अद्वितीयम हे सांगण्याच्या पाठीमाग ही भूमिका आहे एकमेव आहे अद्वितीय आहे सगत सजातीय विजातीय भेद रहित असं त्याचं पुढचं आहे आणि इतकी सगळी मांडणी करण्याचा एकच हेतू आहे की ब्रह्म अखंड आहे लक्षात ठेवायचं तर अखंड बोधार्थ असं शास्त्रात शब्द अखंड बोधार्थ आणि अखंड बोधार्थ शब्दाचा अर्थ आहे भरगा घनदाट आरदिसे किंवा त्रिवेण संजले विठ्ठले वा किंवा रिता ठावया राघवी विण नाही आता या सर्वाचा अर्थ अखंड बोधार्थ हा जो एक वाक्यप्रयोग आहे वेदांतातला तो संतांनी ह्या पद्धतीने आमच्या समोर ठेवलेला आहे तर संत एकही गोष्ट वेदांताला सोडून सांगत नाहीत फक्त तुम्हाला आम्हाला समजणाऱ्या भाषेत सांगतात म्हणून एक क्लिष्ट वाटतं आणि एक कसं वाटतं एक सोपं वाटतं एक क्लिष्ट वाटतं एक सोपं वाटतं त्या क्लिष्ट स्वीकारलं तर काहीतरी कळतं असं नाही त्या क्लिष्टाचं रूपांतर करून जे सोपं आम्हाला सांगितलेलं असतं ते जरी समजलं तरी सुद्धा आमचं काम होतं हे महत्वाचं आहे नाही तर मी क्लिष्ट समजून घेऊन तरच माझं कल्याण होईल असं जर वाटत असेल तर समजावं की क्लिष्ट समजून घेण्याचा एक अहंकार कुठेतरी जागा आहे आणि दुसऱ्याला तो समजून घेता येत नाही हे एक त्यात प्रकरण आहे आणि ज्या अर्थी दुसऱ्याला समजून घेत आहेत ते मला समजून घेता येतं त्या अर्थी मी श्रेष्ठ आहे आता इतके सगळे विचार त्याच्यामध्ये दडलेलेच असतात ज्या क्षणी मला असं वाटतं की हे समजून घेतल्याशिवाय मला समाधान नाही त्यामध्ये इतकं सगळं दडून गेलेलं असतं मग इतकं सगळं दडून घेण्याची आवश्यकता नाही आपल्याला समजल्याशी कारण आहे ते असं सांगतात ते शास्त्र असं सांगतं की एकमेवा द्वितीयम की ब्रह्म हे एकमेव आहे अद्वितीय आहे स्वगत सजातीय विजातीय भेद आहे सपघन आहे चितगण आहे आणि आनंदघन आहे ते विचार समजून घेऊया हे विचार समजून घ्यायची अत्यंत आवश्यकता आहे याचं कारण आहे आम्ही अखंड भेद दृष्टीने बघत असतो अखंड भेद दृष्टी हे अज्ञानाचं एक लक्षण आहे आणि ती उपजत असते आणि या उपजत असण्यात आमचा काहीही दोष उपजण्याच्या वेळेला नाही मी काय समजलो उपजण्याच्या वेळेला भेदानं भरलेल्या दृष्टीने जगाकडे बघणं यात आमचा काहीही दोष नाही याचं कारण आहे की ती दृष्टी मिळाली याचं एक कारण आहे की जन्म घ्यावा लागेल वासनेची संख्या आता वासना ज्याला म्हणतात त्या वासना विषयांच्या असतात आणि वासनाचे विषय जगाकडून आम्हाला मिळत असतात वासनेचे जे विषय आहेत शब्दस्पर्श प्रसाद कुठून मिळतात जगाकडून मिळतात त्यामुळे जगाकडे भेददृष्टीने पाहणं हे जन्मल्यापासून असणं हे स्वाभाविक आहे त्यात काही दोष नाही पण ती दृष्टी तशीच ठेवणं हा मात्र दोष आहे आणि ती दृष्टी बदलण्याचं स्वातंत्र्य किंवा सामर्थ्य हे मनुष्य शरीरात आहे म्हणून समर्थाने नरदिवस स्तवन त्याला म्हणतात क्रियम आणि कर्म स्वातंत्र्य या क्रेम आणि कर्म स्वातंत्र्याचा उपयोग करून ही जी भेददृष्टी आहे ती भेददृष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न करून अवैध दृष्टीने जगाकडे पाहणं हे साधन आहे म्हणून पाच मिनिटं सकाळी आणि पाच मिनिटं संध्याकाळी अशा पद्धतीने साधन होत नाही एक आरती म्हटली किंवा एक स्तोत्र म्हटलं की आमचं साधन संपलं असं जमत नाही तर काय करावं लागतं ते नेमकं भेददृष्टी नष्ट होऊन दृष्टी प्राप्त करून घेणं याला साधनाचं स्वरूप आहे जवळजवळ जो जो मांडले तेव्हा तव संसार वय जोडे उलट्या पद्धतीने जोपर्यंत दुसरं दुसरं दुसऱ्याचा अनुभव आहे तोपर्यंत संसारामध्ये भय असणारच कारण उपनिषद सांगतं द्वितीयाद्वयी भयम आत्मवते जिथं दुसरं असतं तिथं भय असतं उपनिषदांचं सांगणं आणि आमचा अनुभव यामध्ये जबरदस्त तफावत आहे उपनिषद सांगतं जिथे दुसरं असतं तिथे भय असतं आणि जिथे आमचा अनुभव असा आहे जिथे दुसरं नसतं तिथे भय असत जिथे दुसरं नसतं तिथे भय असतं असं फार विपरीत आहे आणि विपरीत असण्याचं एकच कारण आहे जया असं एकांत मानवाला तोची भाग्यपुरुष भला समर्थांचं वचन आहे असं एकांत घालवला ती भाग्य पुरुष झाला असं आमचं भाग्य नसल्यामुळे आम्हाला एक दुसरं नसलं तर भय वाटत आता कोणता प्रवास आहे दुसरं नसल्यामुळे भय वाटणं इथपासून दुसऱ्याचं भय वाटण्यापर्यंतचा जो प्रवास त्याला साधना असं किती पद्धतीने साधण्याचे त्याला व्याख्या म्हणतात किती पद्धतीने साधनेची व्याख्या करता येईल तिला वेदांत शास्त्राच्या आधाराने जर साधनेची व्याख्या करायला लागलो आपण शेकडो व्याख्या आपल्यासमोर असं फुटाने फुटल्यासारख्या व्याख्या येत झाली जर तशा व्याख्या आपण करत गेलो तर पण एवढ्या साधनेच्या व्याख्या आम्ही कधी बनवत नाही आणि असं जेव्हा व्याख्या बनवत नाही त्या स्टँडर्डाईज साधना ज्याला म्हणतात ते असं करायचं सकाळी असं नाक धरायचं पाच मिनटं बसायचं काहीतरी म्हणायचं आणि असं काहीतरी म्हटलं की आमची साधना संपली म्हणजे ती आटोपली म्हणजे तिचा निकाल लागला आता एक क्रमाक्रमाने होत झालेल्या गोष्टी आहेत नेमकं काय केलं पाहिजे त्याचा विचार जो पण करत नाही तो पण त्या साधनेला उंची आणि दर्जा येण्याची शक्यताच नाही खरी साधना ज्याला म्हणतात ती खरी साधना होत नाही जोपर्यंत साधनेच्या मागचं रहस्य साधनेमागचा विचार तो विचार आम्ही समजावून घेत नाही म्हणून एकमेवा द्वितीयम असं साधं एक वाक्य आहे पण एकमेवा द्वितीयममध्ये साधनाची साधना पद्धतीच आहे की मी जो आहे तो एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेद रहित असा आहे मी अद्वितीय आहे असे समजणारे लोक या पृथ्वीच्या पाठीवर पुष्कळ आहे पण ते फार वेगळ्या अर्थाने फार वेगळ्या अर्थाने ते तशा अर्थाने मी अद्वितीय असं म्हणायचं नाही मलाच असं वाटतं की महाराष्ट्रात प्रवचनकार का माझ्यासारखा दुसरा कोणी नाही एकमेव जरा मी लोकांना धुवून महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवलंय नाही तर वास्तविक मला म्हणायचं हिंदुस्थानामध्ये पण आता थोडा संकोच झाला म्हणून जरा क्षेत्र मी विकस संकुचित केलं आणि महाराष्ट्रापुरतं संकुचित करून ठेवलं तर ह्या अशा कल्पनेने द्वितीय असं नाही मी एकमेव आत्मरूप जो मी आहे ब्रह्मरूप जो मी आहे तो एकमेव आहे एकमेव असल्यामुळे त्याला दुसरं नाही दुसरं नाही एवढंच नाही तर त्यामध्ये स्वगत सजातीय विजातीय भेद नाही म्हणून ते अखंड आहे आणि असं जे अखंड तत्व आहे ते मी आहे आणि मध्ये मध्ये जे खंड पडलेले दिसतात भेद पडलेले दिसतात ते उपाधी सापेक्ष असतात म्हणजे ही साधना पद्धती आहे एकमेवा द्वितीयम एवढ्या एका वेदवाक्यावरून उपनिषद वाक्यावरून एवढं सगळं समोर उभं राहिलं पाहिजे मोठ्याचं मोठं चार्ट एकाच वाक्यावरून एवढा मोठा चार्ट समोर उभं राहणं हे साधकाचं काम आहे तो चार्ट समोर उभा आणून करणं हे साधकाचं काम आहे आणि हा असा चार्ट जर साधकासमोर उभा नसेल तर एकमेव द्वितीय हे वाक्य वाचलं आणि नंतर वाक्य निसटलं आणि अशी कित्येक निसटलेली वाक्य निसटलेल्या ओव्या निसटलेले अगंध हे तुमच्या आमच्या वाचनाचं खासियत ज्याला म्हणतात तुमच्या आमच्या वाचनाची खासियतच आहे वाचायचं निसटायचं वाचायचं निसटायचं एकशे आठ कमी नाही एकशे आठाचं पारायण पारायणाचं म्हणून जेवणाचे जेवण जेवणाचे सगळं जे काय पुढचं असेल ते सगळं झालं पण नेमकं जे पाहिजे ते निसटून गेलं काय राहिलं शिल्लक शिल्लक काय राहिलं असा एक आम्ही एकशे आठ पाळण्यात जेवायला गेलो होतो आम्ही दोघंजण गेलो होतो म्हणून म्हणून आम्ही शेवटी बाहेर पडलो आणि शेवटी बाहेर पडल्यानंतर आमचे पाठ फिरल्याबरोबर दोघांचं कडाक्याचं भांडण झालं एकशे आठ पाळाड्यांचं फलित अशा पद्धतीने हे क्षेत्र ज्या ह्या पद्धतीने हे क्षेत्रात चालतं ते कसं काय काय होत असेल एक वाय पण करतात एवढी गोष्ट तरी आणि त्यामध्ये एक असतं पुण्य काहीतरी पुण्याचा एक संचय होऊन गेलेला आहे आणि अशा पुण्याच्या कल्पना जोपर्यंत आम्ही बरोबर आतमध्ये बाळगून आहोत तोपर्यंत खऱ्या अर्थाने मोक्षाची साधना होण्याची शक्यता नाही आणि एवढा आग्रह का चालला हेची डोळा हेची देही हेची डोळा भूगमुक्तीचा सोहळा यासाठी हे चाललंय नाही तर एरवी जे चाललंय जगात ते सगळं सगळं ठीक आहे जर सवड पुष्कळ असेल व्हायचं किंवा होऊ दे असं असेल तर जे चाललंय जगात ते अगदी छान चाललेलं आहे त्याला विरोध करण्याचं किंवा त्याला नावं ठेवण्याचं टिंगलटवाळी करण्याची अजिबात जरूर नाही पण हीची देही ही जी डोळा ही जी संतांची प्रतिज्ञा आहे निर्गुण ब्रह्म ते निश्चळ आंतरिक ही जी संतांची प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा जर पूर्ण व्हायची असेल तर मात्र अशाच पद्धतीने साधना करण्याची आवश्यकता आहे एकमेवा द्वितीयम की ज्यामध्ये अखंड बोधार्थ आहे आणि यामध्ये किंचित खंड कुठेही तुटलेलं नाही आहे कुठेही तुटलेलं नाही आहे आणि तुटलेलं नाही आणि तुटलेलं दिसतं तिथे उपाधी सापेक्ष तुटकपणा दिसतो वास्तविक तुटकपणा नाही सर्वांना ठाऊक असलेली गोष्ट आहे एक महाकाश आहे एक मठाकाश आहे आणि एक घटाकाश आहे सर्वांना ठाऊक असलेल्या गोष्टी की महाकाश जे असतो तेच मठामध्ये असतं मठाकाश असतो तेच घटामध्ये असतं घट फुटला तरी आणि मठ फुटला तरी महाकाश फुटत नाही आणि महाकाश महाकाशाच्या मठ आणि घट ह्या काय आहेत दोन उपाधी आहेत एवढं लक्षात गेलं की उपाधी वगैरे तुम्ही निर्विकार करीचे संसार तुम्हाला नाही हे तुकाराम महाराजांचं विठ्ठलाला असलेलं गारणं गारणं काय आहे आमच्या मागे मात्र काय लावून ठेवले चेडा तुका म्हणे आता आवडी हा चेडा नसती ती पिढा पांडुरंगा आता चेडा चेटूक शब्द आपल्याला चांगला ठाऊक आहे आणि चेडा चेटकामध्ये जसं एक माया जाल असतं तसंच आमच्या मागे काय लावून गेले हे माया या लोंदलेलं आहे जे तुकाराम महाराजांचं विठ्ठलाशी असलेलं भांडण आहे आमचंही विठ्ठलाशी भांडण असतं इतक्या वेळा मी तुझ्याकडे आलो पण तरी अजून सुद्धा मला जे हवं ते तू देत नाहीस असं विठ्ठलाचं आमचं भांडण आणि हे संतांचं विठ्ठलाचं असलेलं भांडण तेव्हा आमच्या भांडणाकडून संतांच्या भांडणाकडे केलेला प्रवास याला साधना असं म्हणतात किती पद्धतीने साधना सांगावी किती पद्धतीने साधना सांगावी त्या पद्धतीने आपण एक समजावून घेऊन गेलो तर एकमेव अद्वितीयम असं एक वाक्य की ज्यामध्ये ब्रह्म एकमेव अद्वितीय सगत सजाते वेगाचे वेद शून्य असल्यामुळे त्यामध्ये कर्ता क्रिया आणि फळ अशा तऱ्हेची उपलब्धी नाही आणि अशा तऱ्हेची उपलब्धी नसल्यामुळे एकमेव द्वितीयम हे जे वाक्य आहे हे वाक्य कर्मासंबंधी नाही नुसतं स्तुतीवाचक नाही आणि निरोपी